आकाशात एक निळा तारा आपला असावा थकलेले डोळे उघडताच निळा झेंडा चमकून दिसावा एक छोटीशी आपली दुनिया असावी आणि त्या दुनियेत माझ्या भीमरायाची मूर्ती दिसावी